कसा आहे ते त्यांनी एक सांगितलं बा शुद्ध मी सर्व ठेवतो पण पूर्वी बिघडून येणार नाही ही कला कुशली आहे आहे तर तो मध्यम गेला पण इकडे लिहिलेला आहे म्हण पिल्याने <laughs> आपण दुसऱ्या दुनियेत गेलो आहे आमच्याकडे शुद्ध मध्यम सांगितलं हे तुमचा वेडेपणा आहे त्याचा पुढचा माझा संदर्भ बघा ना तुम्ही तस कवा तो तोला आता बिहारमध्ये शुद्ध मध्यम असलं तरी आता लागत नाही कधी कमाना जसा सही उपयोग केला पाहिजे त्याचा दुरुपयोग व्हायला लागलेला आहे म्हणजे असं वाटायला लागलंय की ह्या लोकांनी इतके परिश्रम केले व्यर्थ गेले त्यांची मेहनत फुकट जाते ते जर जिवंत असते कृष्णदिगंबरजी किंवा भातखंडे जर जिवंत असते तर त्यांना आज पाहवायला नसतं की मी आम्ही कोणत्या उद्देशाने हे इतकी मेहनत केली त्याचा दुरुपयोग होतोय पूर्वीपासून दोन भेद आलेले मार्गी देशी आणि देशी संगीत आणि मार्ग संगीत आलेलंच आहे ज्याला अगदी वेदकालीन मार्ग संगीत म्हणतो ते जे देशी संगीत होतं ते काही काळानंतर ते मार्गीय संगीत झालं आणि दुसरं देशी संगीत झालं हे दोन धारा सुरतून चालतच आलेली आहेत आज ख्याल हे मार्गीय संगीत आणि देशी संगीत आहेत ना ठुमरी गजल आहेतच ना त्या मी हे सांगतो ना की मला अमेरिकेत ही गोष्ट सांगितली आपल्याकडे काही नवोदित कलाकार इतके छान आहेत चांगले टॅलेंटेड आहेत पण त्यांना दिशा नाही त्यांना पुढे विचार करण्याची दिशा कोणी देणार नाही आहे त्यामुळे ते भेकलेले आहेत आता काही लोक मी सांगतो ना की मला काही लोक कुमारांनी हे असं केलं पाहिजे होतं का म्हटलं तुमची अक्कल पाहिजे ते कशा दृष्टिकोनातून ते केले त्यांनी एक उदाहरणच सांगतो म्हटलं हे म्हटलं कुमारांनी कशा दृष्टिकोनातून केलंय तर पंचमचा संवाद त्याला निशाबामध्ये मिळतोय तिथे ए येतोय ना तो राग मध्ये पण हे समजायची तुमची बुद्धी पाहिजे तो पंचमचा संवाद त्याला तिकडे ऋषभावरती मिळतो तिकडे पंचमाचा तिकडे आस मिळतोय त्याला म्हणून तो तिकडे जाऊन येतो आपली हिंमत होत नाही पण तो तिकडे थांबत नाही आहे तो त्याचा हंसध्वनी नाही करत हे बघा ही कलाकाराची दृष्टी आहे अरे त्यांनी ऋषभ इतका जोरदार घेतला एवढ्यावरती त्यांची चर्चा सुरू झाली पुढे राग गेला खड्ड्यात मी म्हटलं त्याची कमाल आहे विचार विचारसरणीची मी तिकडे जात देतो त्याची मला दृष्टिकोन होतो शंकरा नाही वाटत बिघडला पण लोकांना वाटतो आता ही प्रत्येकाची बघण्याची दृष्टी आहे कारण आपण त्या व्याकरणाच्या चाकोरीतच राहतो ना त्याच्या पलीकडे पाहायची आपल्या दृष्टीच नाही आहे आता पुष्कळ येत मध्ये ऋषभ आहेच त्याला प्रमाण आहे त्याला पण त्यांनी जरा तिकडे हे म्हणून मी म्हणतो की मी कुमाराला ज्या दृष्टिकोनातून पाहिलंय आहे लहानपणापासून म्हटलं त्याची तो असा नाही त्याच्याकडे ते परंपराचा पगडा होता तो असा स्वैर फिरणारा ग्रहस्थ नाही आहे जित किती त्यांनी आधुनिक विचार केले तर त्याचा जो पगडा आहे वर्षानुवर्षाचा तो कधी जाणार नाही त्याच्या पुढे हेच का गायला पाहिजे ह्याच्या पलीकडे पण होऊ शकतं की नाही हे बघणार आहे तो तो जरा आक्रमक गवई होता असं करून का नाही व्हावं तो वरती अंतराला तो जोरात चालला होता ते त्याला बरोबर त्या आणि मला सांगतायत हिंपलाची गावी ती कुमारतीच गावी पण <laughs> मंगळूरकर तो राग ओढतोय तो वर जातोय आणि तुम्ही त्याला वावा देताय <laughs> वाटलं माझ्याकडे असं पाहिजे एकदम त्याच्या लक्षात मी मी शेवटी काय बोलणार <laughs> लगेच मी गप्पा पण बंगळूरकराला ही गोष्ट अजिबात समजली नाही आणि जेव्हा सांगितली अरे हे माझे लक्षातच नाही आलं म्हणे नाही गाण्याच्या बाबतीत आता सांगतो ना फैयाज <laughs> का साहेबांची ते कोमल गंधार घेत असत तेला कमलमुळे कोमल गंधार तर एकदा ठाकूर जयदेव सगळे त्यांना विचारलं ते त्यांचे भक्त एकदा खासा तिलक का मग कोमल गंधार जायज है नहीं ठाकुर साहब बिल्कुल नाजायज है कोमल गंदार कहाँ फिर आप क्यों लेते हैं तो बोले हाँ, ठाकुर साहब क्या करूँ मैं वो जगह आती तो मैं मजबूर हो जाता हूँ वो जगह वो मांगती है मैं मजबूर हो जाता हूँ वो अपने आप निकल जाती है एक सगुना जाती जगे मी काय करू तो कलाकार काही वेळेला असा दास होऊन जातो म्हणजे असर नाही मी ह्याच्यावर कशावरून मला समजलं मी दिनकरची एक बंदिश गात होतो म्हणजे घरीच बिहागाची तर त्याच्यामध्ये चुकून माझ्या काळातून कोमनुषा झाला म्हणजे मी काय हेतूपुरस्सर गाता गाता तो लागून गेला पंजनिया छमके छमकन छमकन गरबवरती कोणतं ऍक्शन नाही आहे इकडे आघात आहे तिकडे कोणतं ऍक्शन नाही आठ por आता ती जागा लागून गेली आणि मी मी स्वतः थोडा चूर्ण झालो लागते तर चांगली काय झालं मी विचार केला म्हटलं हे पण मध्यमता निषादचा संवाद होतो तिकडे शुद्ध मध्यम आणि कोमल निषादचा संवाद झाला तिकडे आ ह्या जेव्हा बघितला तेव्हा बरोबर आहे पण लॉजिक समजायला लागलं आपल्याला म्हणजे असे कलाकृती जे बनलेले आहेत असंच गाता गाता कोणाची तरी डोक्यात आलं आता हे असं झालं तो ठोकळा झाला बघ हे प्यारे प्यारे पग त्याचे उच्चार हे आहेत त्याचे विचार मागे म्हणजे हा विचार येतो मागे की लॉजिक की काय असणार तुम्ही जबरदस्ती कोणता स्वर आणायचा नसतो नॅचरल प्रक्रिया होती आणि ते जोपर्यंत त्या स्थितीवरती आपण पोचत नाही तोपर्यंत होत नाही म्हणून कलाकाराचे राग गुलाम होतात म्हणून आपण म्हणतो ना राग कलाकारो के गुलाम और हम राग के गुलाम होते वो जिसको चाहे वैसे मोड़ मोड़ मरोड़ कर सकता है लेकिन उसको मालूम है जैसा सर्कस में joker they are real masters म्हणून कुमार म्हणत असे बिगडा हुआ बिहा गेले बिहागडा कुमार म्हणत असे बिगडा हुआ बिहाग बिहाग का जो बिघाड जो बिहागच आहेस पडबिहाग नटबिहाग हे सब बिहागच आहेत पण बिहागाला बघण्याची दृष्टी वेगळी झाली म्हणून कुमार मला म्हणत असे काय नाही ते ते बिहागच आहे पण बघण्याची दृष्टी वेगळी झाली ते दुसऱ्या अँगल बिहागाकडे बघितलं पण हे प्रकार झाले उगीच मग काचाकूट कशाला करायचं आपण त्या अंगाने नटाच्या अंगाने बिहाग गा तो नट बिहाग झाला मध्यमाला दोर करून टाकला पडविहाग झाला बिहागच आहे तो आता धन धन मंगल गाव तुमच्या जयपूर या घराण्यामध्ये गातात आता मी मंजी कडून ऐकलेले आहे हे धन धन मंगल असे ठेवत होते मंगल आता अलीकडे सहावरती ठेवतात पण मंजी खा कंदारावरती ठेवत असत त्यांची आवाज वरती चढत असे चालत असे धन मंगल असं आपण गातो मग गा सावरती नंतर पूर्ण करणार ते वाक्य हे त्यांची त्यावेळेला मजा मस्ती हे इकडे का गाऊ नये राग तर बिघडत नाही ना पण बंदीच गाऊन ते का पण एकदम मजेत आले तर तिकडे थम ठेवली ते तर बंदिशीकडे बघण्याचा एक दृष्टी आहे पाहिजे फक्त खाणेपुरी करण्याकरता बंदिश गायची नाही की मुखड्याला येण्याकरता बंदिशीचं एक माध्यम घ्यायचं बंदिशीला काहीतरी सांगायचं आहे आपल्याला काहीतरी पोचवायचं आहे त्याची हे निर्णय माध्यम आहे म्हणून बंदिश काय आहे आणि त्याला काय नेमकं सांगायचं असतं म्हणून माझ्या मते प्रत्येक बंदिशीला एक लय ठरलेली आहे प्रत्येक बंदिश प्रत्येक लयमध्ये गाऊ शकत नाही त्याची मर्यादा आहे थोडं कमी थोडं जास्त इकडे तिकडे पण त्या अमुक सायकल्समध्येच ती चांगली दिसते ताल तोच असतो जसा त्रितालामध्ये आधा आहे सितार खाली म्हणतो आपण एकवाई म्हणतो त्रितालाच्या वेगवेगळे वजनावरती हे ताल झालेत सोळा मात्र आपण गात नाही आपण ते वजन गातो म्हणून त्या बंदिशीचं वैचित्र तिकडे दिसतं जसं तुम्ही जबसे तुम्ही सण लागेली किती तुम्ही लय कमी करणार सांगा ती चलतीच लय आहे जपसे तुम सन लागेली जपसे तुम सन लागेली जपसे तुम सन लागेली लागली काय लागली पीत जबसे पुसे तुमसे लागली पीत जबसे तुम लागली पीत जबसे पुसे तुमसे लागली पीते नवेली प्यारे बलमा लागली जब से तुम तू संग्रा जली पीत नवेली प्यारे बल्मा सब सैलरिया जब से तुम सरना गले दीप जब से तुम लागले जब से तुम सर लागली खाने पूरी झाली तसंच झांझ मुंदीला ह्याची निराळी आहे झांझ मंदिर राम झांझ झांझ मंदिर राम झांझ मंदिर राम झांझ मंदिर राम संग दिन बोलो की लाइन रही है बोलो पिया मा तुम हम संग दिन बोलो पिया मा तुम हम संग दिन बोलो पिया मा तुम हम संग दिन बोलो वेगवेगळे हां त्याची प्रकृती आहे ती म्हणून निंदाळ्या लई हेले तुमचे गळे फिरणारे असते तर तुम्ही जा ना तरतूद प्रत्येकाकरता ठेव करून ठेवलेली आहे जुन्या लोकांनी आपल्याला फक्त ओळखता आलं पाहिजे आपल्याला ओळखता आलं पाहिजे आपल्याला कोणती झेपतोय कोणती बंदिश आपल्याला झेपते माझ्या प्रकृतीला ही बंदिश नाही जमत आपण सोडून द्यावी प्रत्येक एकाच पछडीत एकाच चौकडीत टाकणं हे मला मान्य नाही ते पण सोळा मात्रा करतो म्हणजे तर नाही जसं प्रत्येक बंदिशीला एक लय आहे कारण शेवटी लय काय आहे आता सुरेशना माहीत आहे लय म्हणजे काय पुष्कळ लोक मला विचारतात लय आणि लयकारी मध्ये काय फरक आहे म्हटलं लयकारी दोन तऱ्हेची एक गणितची लयकारी आहे दुप्पट झाली चौपट झाली पौणपट झाली पण एक आंतरिक लयकारी जी होते त्या लयला तुम्ही धक्के देत गेला ती लयकारी होत जाते लय तीच चाललेली आहे पण त्या कुठेतरी त्याला दिवस की ती लय अशी अशी होत जाते त्याच्यात बरोबर चाललेली असते ती लयकारी झाली ती नैसर्गिक लयकारी ज्याचे की स्पंदनं निर्माण होतात आणि ती आपल्याला हलवते नाहीतर मेट्रोनमध्ये आपण का गात नाही ना धिन धिन ना ना धिन धिन आपण म्हणत नाही ही जी काय आहे त्याच्यामधली जी भावुकता आहे ते उतार चढाव आहे ती लयकारी आहे आणि ती जो आत्मसात होत नाही तोपर्यंत आपले आपण मात्रा तर गात नाही आपण छंद गातो तर त्या छंदामध्ये जी काही मजा आहे हे वरचे वरती झालं मात्रा समजून घेण्याकरता ठीक आहे हो हो जुन्या बंदिशी पण दाखवू शकतो अण्णासाहेबांनी बांधलेल्या बंदिश दाखवू शकतो त्याच्यामध्ये वेगवेगळे काय खासियत आहे आज आपण राहू दे सत्यशील आता आज मी थांबलेलो आहे उद्या आपण घेऊ पुष्कळ विषय आपल्याकडे मोठा आहे इकडे काय संपूर्ण होत नाही आहे हां तर मी ह्या विचार करून तुला मी निवडक बंदिशी तुला दाखवतो त्या बंदिशीमध्ये सौंदर्य कुठे आहे का त्यांनी बंदिशी ही केली त्याच्या मागे भूमिका काय आहे कारण त्यांना बंदिशी करायची असते तर आज एन्सायक्लोपीडियाच्या ब्रिटनीच्या पुढेकडे गेले असते आपल्याला उगीच बंदिशीचा खजाना नाही करायचा आहे त्यांना बंदिशी करण्यामध्ये तीन चार उद्देश त्यांचा उद्देश काय ज्या रागामध्ये बंदिशी कमी आहेत तिकडे बंदिशी केली पाहिजे चालू रागामध्ये बंदिशी केली त्याच्यामध्ये काहीतरी नवीन सांगायचं आहे का एखादी जागा अशी सुचली की त्याच्यामध्ये ते खपू शकते त्याला त्यांनी एका बंदिशेमध्ये बांधून ठेवलं म्हणजे त्याला त्या दालनातून तुम्ही त्या बंदी रागाकडे पाहायचं एक दृष्टिकोन आणि तिसरं म्हणजे काय कोणी फरमाईश केली मला एक बंदिश पाहिजे त्याच्यामध्ये पण काहीतरी नवीन सांगायचा त्यांचा उद्देश एकच चालता चालता मी तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे असं भटियार आपण नेहमी ऐकतो एकदा त्यांच्या मित्रांनी त्यांना सांगितलं अण्णा साहेब आता कंटाळलो हे घेऊन जर दुसरा तरी काय अँगल सुचवा ना तर म्हटलं ठीक आहे आम्ही मी आणि भट त्यांच्या घरी गेलो रात्री गेलो होतो विद्याभवनमधून अरे कागद पेन्सिल घे जरा आम्हाला नंतर भूमिका सांगितली तर कागद पेन्सिल घे काही हो, कयो तरी मांडचा अंग मोठा पुढे वाढवला तसा तलिका सोलरीमध्ये त्यांच्यामध्ये ललितांग तरी थोडं जोडला हे मी गाऊन दाखवेन तुला सगळं तुला सवन बंदिशी गाऊन दाखवतो ताला सकट आताच्या तनिक सुन रे सतु बचन अब तनिक सुन रे सतु बचन अब सुख कल्पना दुख कल्पना सुख कल्पना दुख कल्पना कल्प नाही मन के मनुवास ना मिटाए मिटक सावधान करित म्हणजे म्हणजे हे निराळी तुम्हाला मध्ये त्याचा खपू शकतो त्याला सुद्धा ही जागा तिकडे फिट होते तर अशा काहीतरी त्याला सुचली कुठे तर ते त्याच्यामध्ये बंदिशीच्या रूपाने ते मुद्रित करायचे मागे काहीतरी उद्देश म्हणून त्यांच्या एका रागातले एक बंदिशी दुसरी एकसारखी नाही त्याच्यात काहीतरी निराळा पण आहे आता त्यांचा सोमर साहेब सुलताने आलम सालक त्यांची सिंगर मी म्हटलं अण्णासाहेब दुसरी काहीतरी जियरान हे मालयक जियरान हे मालयक घरी फल तरुपत बेतत निसुदिन नेर जलत नालन हो वेगळा अँगल दिला त्यांनी ज्याला ज्याचा टेम्परमेंट जसा असेल त्याला ती वापरू शकतो तर त्यावेळी जिथे त्या कट्याला चाल दिली आहे ना कारण <laughs> माझ्याकडे तो वेळी शिकत होता त्यावेळेस त्यांनी त्याचा उपयोग तिकडे नाटकात केला त्यांनी तर असे म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी उद्देश बंदिश करायची म्हणून त्यांना त्यांना काय साहित्य त्यांच्याकडे होतं राग होता पाहिजे तेवढ्या बंदिशी केल्या असते त्यांनी आता जसं बिहागामध्ये त्यांनी एक चीज केलेली आहे सरळ सारी जमा मगरेसा आहे मुकुट माथे गरबजिया मुकुट माथे गरबजिया करण कुंडलू मकराकृत सोहे कट सोए बलवे को मुकुट माथे पेता बलवे को असं काही येऊ नये केदार म्हणताना सरळ संपूर्ण अवरोध घेतलेला एकदा पण केदारा बिघडत नाही म्हणजे ह्या त्यांच्या कल्पना त्या कुठेतरी त्याला स्वरूप दिलं पाहिजे म्हणून बंदिश केली म्हणजे त्या बंदिशेच्या माध्यमातून हे सरसिंग तुम्हाला सुचवतात पण हे पण अंग तुम्ही घेऊ शकता पण ते अंग खपून ते पचवण्याची आणि त्याला सादर करण्याची आपली क्षमता पाहिजे तर अशा त्यांनी बंदिशी केल्या आणि लयकारीमध्ये तर त्यांच्या बंदिशी आहेतच म्हणजे मध्ये पण ते खेळत असत तर याच्यावरती आपण एक दिवस विस्तृत बोलू बस उद्या पाच वाजतात ना पूर्व कल्याण के बारे में कुछ चर्चा करें वास्तव में कर्नाटक की संगीत पद्धति में पूर्व कल्याणी नाम का एक जिसको <coughs> हमारे गुरुजी ने लगभग 1930 में वहाँ सुना था उस पर से उन्होंने हिंदुस्तानी संगीत के अनुरूप उसका एक स्वरूप बनाया और लगभग 31-32 में जो बहुत प्रसिद्ध बंदिश है होना लागी सांझ इसकी रचना उन्होंने की थी बाद में इसी बंदिश को लेकर लोग पुरिया कल्याण के नाम से गाने लगे लेकिन जहां तक मेरी समझ है मैंने पुरिया कल्याण नाम का राग तो पहले कभी नहीं सुना था और पुरिया कल्याण के नाम से जो कुछ भी आज गाया जाता है अगर हम संगीत के विश्लेषण दृष्टि से हम देखें जब तक गंधार तक हम हैं पूरिया बराबर हम कायम रखते हैं लेकिन जहाँ पंचम का स्पर्श हुआ तो पुरिया ख़त्म हो जाता है और हम न पुरिया रहते हैं न पुरिया धनाश्रय रहते हैं बीच में कहीं लटकते हैं आखिर में वो स्केल एक्सरसाइज होने लगती है यानी पूर्वांग में कोमल ऋषभ के साथ पंचम तक जाएं फिर धैवत शुद्ध होने के बाद फिर कल्याण के स्वर हम लेते हैं लेकिन इस राग की जो संकल्पना हमारे गुरुजी ने बनाई थी जिसके आधार पर ये बंदिश हुई है उसमें काफ़ी मारवा का अंग आपको मालूम होगा बंदिश के आधार पर हम देखते हैं तो उसमें मारवे का अंग काफ़ी है और पंचम ऋषभ जो कल्याण की एक संगति समझी जाती है वो कोमल ऋषभ होने के वजह से नश्वी अंग रहता है लेकिन पंचम ऋषभ का संवाद अवश्य है इसमें तो जिस स्वरूप से इस बंदिश की रचना हुई है उस आधार पर इस राग का थोड़ा सा विस्तार हम करेंगे Yeah. Yeah. Amen. मालूम नहीं मुझे मालूम नहीं क्योंकि बंदिश इस तरह से बनी हुई है इसमें हाँ। संवाद का ये राग बना हुआ है हाँ, संवाद जो संवाद इसमें रखे हैं वो संवाद को हम बार बार दर्शा रहे हैं पंचम ऋषभ ऋषभ धैवत धैवत से गंधार मिलेगा धैवत से ऋषभ मिलेगा ये सब पूरे अलग संवाद आपको मिलेंगे हाँ हाँ इसीलिए मैं जिस तरह से हमने इसको सीखा है वो हम चाहते कि कहीं इसका एक सही रूप कहीं तो भी एक सुरक्षित रहे इस वजह से मैं इसको गा रहा हूँ अब जैसा लोग जैसा चाहे वैसे गाए हम तो किसी को रोक नहीं सकते वो करते हैं लेकिन पंचम का प्रमाण कहाँ है हाँ। गामा पाधानी सा भी जाता है धनी रे धारे ये भी संगति थे रे नी नी धापा मानी दा माधापा ये सब कल्याण भी दिखता अच्छा है हाँ ये पूर्व कल्याण इसका नाम ही रखा है अच्छा बिल्कुल बिल्कुल tarde. Dale, dile ಬರೆ ಗಮದ ಮನಿ ah, ah, धनु भाग धन धनुग धन भाग जा bag. भाग जाके आज मेरे धन धन धन धन धन धन भाग जाके धन धन धन भाग जागे आज मेरे धन धन भाग धन धन भाग धन धन भाग जागे आज मेरे धन धन धन धन भाग जागे आज मेरे धन धन भाग धन धन भाग जागे आज मेरे धन धन भाग जागे आज मेरे धन धन भाग धन धन भाग जागे आज मेरे आगम भयो धन धन भाग जो एक ख्वाब जो है वही इम्पोर्टेंट है यही गाने में जो पॉज है बंदिश में यही कहना है भाग याद आगम भयो Yeah. धन धन धन धन भाग जागे आज मेरे धन धन भाग धन धन भाग जागे आज धन भाग जागे धन भाग जागे आज मेरे रे गा ब रे गा म द म म द नि म द नि रे ला नि रे गा रे रे नि नि ना ध ब प रे गा म द म ग रे धा ध नि धा नि भा धन धन favor प्रेरणा मिली है इसको हम पूर्व कल्याण नाम हाँ सभी लोग करीब करीब सभी आपको यूं कहूं तो आश्चर्य होगा 1944 तक अमीर खान साहब इसी बंदिश को गाते थे मैंने सुना है यानी वो सुनी हुई बात नहीं है मैंने प्रत्यक्ष उनके मुंह से सुनी हुई है दिल्ली से ब्रॉडकास्ट करते थे तब पूर्व कल्याण उनके नाम से पूर्व कल्याण के नाम से ही और होवन लागी साज यही बंदिश इसी प्रकार से गाते हुए सुना लेकिन जब उनको पता चला ये रात शंकर की चीज है तब दोनों ने बंद किया गाने कारण मुझे मालूम नहीं है अब आपको बंदिश अच्छी लगती है इसी यही प्रकार से मैंने उनसे सुनी है लेकिन बाद में उन्होंने बंद किया फिर आज सो बना ये फिर चली बंदिश मुझे कई लोग पूछते हैं कि साहब ये आप कैसे कह सकते हैं कि आजकल करा गया मैंने कहा पहले उस्ताद क्यों नहीं गाते थे या आप और दो चार अस्थाइया सुनाइए हमको अगर पुराना राग हो तो कोई ध्रुपद तो होना चाहिए अगर ध्रुपद नहीं है तो दो चार ख्याल तो होने चाहिए क्यों नहीं है अब उसके जोड़ के लिए बहुत दिन बीते बीते हरियाली ये बंदिश बन गई इसके अलावा दूसरी कौन से सुनते हैं ये कहना अलग मैं कहता हूं मेरे विद्यार्थी ने भी कोई भी एक बंदिश बनाई और अच्छी है तो बंदिश अच्छी है बंदिश को देखते हैं व्यक्तिगत को देखते नहीं किसी भी बंदिश हो मैंने अब कल आपको कहा दिनकर जी की मैंने बंदिश गा के बताई वो मेरे गुरु भाई हैं लेकिन उसमें कोई बात नहीं है जो बंदिश अच्छी है वो अच्छी है मैं कहूंगा इसी तरह से तो संगीत का भंडार बढ़ता रहता है इसके में कोई एक अच्छी बात बन जाती है वो अच्छी हो तो उसमें एक हमारे में एक जोड़ हो गई खजाने में उसको अपनाने में क्या तकलीफ है अच्छी बंदिश तो अच्छी बंदिश है लेकिन ये गलत है और हम सही हैं ये कहना गलत है क्योंकि मैंने जहां तक सुना है पूरिया कल्याण नाम का मैंने तो कभी नहीं सुना शायद आपने भी नहीं सुना मुझे, मुझे हाँ। हाँ। तो क्योंकि क्या है कि पहले देवधर जी को यही बंदिश मिली उनको ये बंदी अच्छी लगी उन्होंने कुमार जी को सिखाई इसको और कुमार जी के मुख से पहले हम लोगों ने सुनी ये ताजुब है बाद में हमें पता चला कि हमारे गुरु जी की बंदी है <laughs> हाँ। तो ये इसकी खासियत है तो इसीलिए मैंने ये ध्वनि मुद्रित किया है यहाँ कि इसका स्वरूप जैसा कि हमको तालीम है उसका स्वरूप क्या है ये कहीं तो कहीं एक सुरक्षित रहे इसके वजह से मैंने इसको गाया है ताकि किसको सुनना हो कि भाई असल इसका स्वरूप क्या है तो इस प्रकार से मैंने प्रयत्न किया अब कल जो बात उठी थी बंदिशों की तरफ देखने की नजर बंदिशों में कुछ नहीं है बंदिश तो सीधी सीधी होती है लेकिन उसमें एक विराम देना है एक जगह पर विराम देना ये सबसे महत्व की बात बॉस इस पर से मुझे एक बात याद आई पिछली बार मैं जब अमेरिका का दौरा कर रहा था तो मुझे एक अमेरिकन ने एक बात कही एक अच्छे वायलिन वादक जिन्होंने मोजार्ट को खूब मोजार्ट के समय के ही विख्यात वायलिन वादक थे तो उनको उनके किसी चाहक ने कहा कि आप इसको जरा मोजार्ट से समझ क्यों नहीं लेते तो उनकी समझ क्या स्कोर तो मैं बजा रहा हूँ उसमें और वो क्या बताने वाले फिर भी तुम कहते हो तो वो गए मोजार्ट के पास और मोजार्ट भी उनको अच्छी तरह से जानते थे बहुत प्रसिद्ध वायलिन बजाने वाले तो उन्होंने कहा कि I have come people say that I should learn something ना no you are playing you are a very fine violinist मैं फिर भी आप क्या मुझे और सिखाने वाले तो उन्होंने कहा कि फिर यू प्ले तो उनके मोजार्ट के कोई एक पीस उन्होंने बजाया तो you have played perfectly then what are you going to teach me तो मोजार्ट ने कहा I only teach you the pauses in between I will only teach you the pauses in between उसमें फर्क हो जाएगा बंदिश सभी गाते हैं लेकिन बंदिश में कहीं एक विराम होता है वो कुछ अपने आप कुछ कहना चाहता है जब साहित्य में हमको एक कौमा बहुत कुछ कह जाता है या कहीं पर रुकावट हम एक अक्षर के बाद रुकते हैं तो उसका अर्थ अलग हो जाता है उसी प्रकार संगीत में भी एक विराम बहुत महत्व रखता है इसको अगर हम विद्यार्थी समझें तो बहुत कुछ कह सकते हैं उस बंदिश के माध्यम तो इसके थोड़े से नमूने मैं आपको बता हाँ बदला